धरून सोयी परतले म्हणू अनुलक्षी चरण या येई पांडुरंगी नेई सांभाळून करुणा वचनी आळवितो बुद्धी झाली साह्य परी नाही वळू अवलोकितो जळ वाहिनेत्री न चलती पायो गळीत झाली काया म्हणून दया येऊ द्यावी दिशेच्या करीतो आशी मातू जोडून या हात वाट पाही तुका म्हणी वेग करावा सत्वरू पावावया भव नदीचे देवा तुम्हाला शरण जाणे हाच योग्य मार्ग आणि हिताच आहे आणि भीतीपासून सोडवणारे तुमचेच चरण आहेत असा विचार करूनच माझे मन संसारापासून परतले आहे माघारी आले आहे तरी हे पांडुरंगे माझी आई तू ये आणि मला आपल्याजवळ सांभाळून ने मी दिनवाणीने तुझी प्रार्थना करीत आहे परमार्थाला माझी बुद्धी सहाय्य झाले आहे पण शरीरामध्ये बळ शिल्लक राहिले नाही त्यामुळे तुझी सारखी मी वाट पाहत आहे तू येत असलेला दिसला नाहीस म्हणजे दुःखाने डोळ्यातून पाणी येते तुझ्याकडे यावे तर पायाने चालवत नाही शरीर अगदी क्षीण झालं आहे थकून गेला आहे म्हणूनच माझी तुला दया येऊ दे तुझ्या दिशेकडून येणाऱ्या वाऱ्याला मी विचारतो आहे की माझ्या पांडुरंगाचे क्षेम आहे ना इकडून तुझ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर मी तुझी वाट पाहत आहे तरी लवकर ये असा मी निरोप पाठवित आहे तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला भवनदीच्या पलीकडच्या काठाला पोहोचवण्यासाठी तू तातडी कर कवली भरिली पोटू निग्रहाचे खोटे तंटू ऐसे माता जाणे वर्मू बाळा वाढविता धर्म कामविताला हे कसे तातडीने कामनासे तू का म्हणे खडे देता अक्षरते जोडे ही पेट अनेक साधनरूपी कौलांनी भरलेली आहे या ठिकाणी भलता आग्रह धरून उगीच तंटा करून चालणार नाही आपल्या बाळाला कसे वाढवावे याचे मर्म फक्त आईलाच माहीत असते लोखंड जर चांगले कमावले तरच त्याची किंमत वाढते उलट उतावळेपणा जर केला तर मात्र सर्व कामाचा नाश होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात लहान बाळाला जर नीट खडे मांडून शिकवले तरच त्याला अक्षरज्ञानाची प्राप्ती होते म्हणजे अक्षर ज्ञानाची ओळख होण्यासाठी त्याला खडे मांडून शिकवले जाते चालली न वाटे या जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंगू नाही भय आडू काही विषमांचे जडू तू का म्हणे भक्ती सुखरूप आदियंती या श्रीहरीचे मुखाने नामगात जर चालले तर वाटेने होणारे श्रम वाटत नाहीत चालण्याचे कष्ट जाणवत नाहीत साधू संतांचा सहवास नेहमीच अतिशय चांगला असतो कारण त्यांच्या संगतीमध्ये जर चालले तर श्रीरंग आपल्या समोर येतो या वाटेने चालले असताना कसलीही भीती राहत नाही की कसल्याही संकटाचे ओझे सुद्धा निर्माण होत नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे भक्ती ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सुखरूपच आहे सुखदायकच आहे करिता विचारू तो हा दृढ संसारू ब्रह्मादिका पारून उल्लंघवे सामर्थी, शरण शरण नारायणा मज अंगीकारा दिना आली ती वचना पाळी माझ्या सामर्थ्ये पाठीवरी मुळी तेची कळवा तळी सापडला जाळी मच्छ झाला तो न्यायू आता करीन तातडी लाभाची ते याच जोडी तुका म्हणी ओढी पाया सोयी मनाची जो जो मी तरुण जाण्याचा विचार करू लागलो तो हा संसार समुद्र तरुण जाण्याला कठीण आहे असे माझ्या लक्षात येऊ लागले कारण ब्रह्मादी देवांना सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याने या संसार सागराचे उल्लंघन करणे शक्य झाले नाही म्हणूनच हे नारायणा मी तुला शरण आलो आहे माझ्या दिनाचा तू अंगीकार कर आपल्याकडून जे आशा वचन आले आहे याचे मी माझ्या शक्तीप्रमाणे पालन करीत आहे याशिवाय मी दुसरे काहीही करू शकत नाही पाठीवर मोळी घेतली तर त्याचे दुःख पाठीला तर होतेच परंतु पायाच्या तळव्यालाही होते त्याप्रमाणे शरीरापासून मनापर्यंत सर्वांनाच संसार दुःखाची झळ लागली आहे मासा जाळ्यामध्ये सापडतो त्याप्रमाणे मी या संसाराच्या पाशामध्ये सापडलो आहे तुकाराम महाराज म्हणतात आता या संसारामधून सुटण्याची तातडी करून हाच महत्वाचा मी लाभ मिळवीन त्या दृष्टीने माझे मन तुझ्या पायाचा आश्रय घेण्याकडे आता ओढा घेऊ लागले आहे बहुता जातीचा केला अंगीकारू बहुतचे पारू सर्वोत्तमे सरलाची नाही कोणाची येवेचे अक्षोभे ठाईचे ठाई आहे लागतचे नाही घेता अंत पारू सवी अंतर अनुचेही तुका म्हणे केला होय ठाकी ऐसा सांग छा धरिली ती या श्रीहरीने पुष्कळ जातीच्या भक्तांचा स्वीकार केला आहे आणि श्रीहरी इतका अनेकविध अनेक रूपाने नटलेला आहे अनेक रूपाने झालेला आहे कोणी कितीही त्याचा खर्च केला त्याचा आत्मत्वाने अनुभव घेतला तरी हा कधी संपतच नाही निर्विकारपणाने जसाच्या तसाच आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थिर असतो या सर्वोत्तमाच्या व्यापकत्वाची मर्यादा कुठंपर्यंत आहे याचा जर विचार करून पाहिले तर त्याची खोली आणि काठ हे दोन्ही सुद्धा हाती लागत नाहीत कारण अनुचाही तो आत राहतो इतका सूक्ष्म असून सर्वत्र भरून तो उरलेलाही इतका तो व्यापक आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा व्यापक असला तरी सुद्धा भक्ताने त्याला जसे करावे तसा तो आकाराला येतो आणि जी इच्छा केली ती ती भक्तांची सर्व इच्छा तो पूर्ण करतो पोट झाली आता जीवनी आवडी पुरवावी परवडी बहुतांची काय आचवना तातडीचे कामू मागिल ते श्रम न पवाची वाढती या पोटी बहु असे वावू सांभाळिता ठाव कायवेचे दाविल्या वाचुनी नाही कळो येतो तेथेही दुःखितो एकपण नावीचा भारतो उदकाचे श्री काय हळू भारी ते ठाई तुका म्हणे गीती गाऊनी गोविंदू करू ब्रह्मानंदू एकसरे या ब्रह्मानंदाचे भोजन करून पोट भरले आहे आता भक्तिरूपी पाणी पिण्याचीच एक आवड राहिली आहे आणि संतांनी अनेक प्रकाराने सर्वांची या ब्रह्मानंद विषयाची इच्छा पूर्ण करावी ही दुसरी आणखीन आवड आहे ब्रह्मानंदाचे यथेच्छ भोजन न करता तातडीने उठून हात धुण्याचे काही कारण नाही जर ब्रह्मानंदाचे जेवण केले तर मागे जसे जन्ममरणाचे श्रम झाले तसे ते पुढे होत नाहीत आणि होणार नाहीत जेवण वाढणारे जे संत आहेत त्यांच्या मनामध्ये जेवणाऱ्याने यथेच्छ भोजन करावे अशा प्रकारच्या अवधार्याला भरपूर असा अवकाश आहे यासाठी सर्व माणसांनी त्या उदार अशा संतांचा आश्रय राखून ठेवण्यामध्ये कोणतेही नुकसान होणार नाही संतांनी उपदेश केल्याशिवाय सामान्य लोकांना परमार्थ कळत नाही आणि त्या उपदेशाविषयी मनुष्य जर उदास राहिला तर संसार दुःखामध्ये त्याला एकटेपणाने राहावे लागते नावेचा सर्व भार पाण्यावर असतो आणि त्यामुळे नावेला हलके भारी असे काही वाटत नाही त्याप्रमाणेच संतांवर सर भार सोपवून द्यावा तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आपण आता संतांच्या उपदेशानुसार काव्यात गोविंदला गाऊन सर्वत्र एकसारखा ब्रह्मानंद करूया एका हाती टाळू एका हाती चिपळ्या घालती हुंबरी एक वाहताती ती मातली वैष्णव नटती नाना छंदी नाही मोक्षपदी चाडो भजनी आवडी आकारुळ्या गीत वाद्य सुख सोहळी जायती नकळे केव्हा रजनी दिवसू तीर्थी नाही चाडून लगे जावे वनंतरा तुका म्हणी हरिहरात्मकची पृथ्वी या वैष्णवांच्या मध्ये कुणाच्या हातात टाळ आहेत कुणाच्या हातात चिपड्या तर कोणी टाळी वाजवत आहेत तर कोणी आनंदाने हुमऱ्या घालतायत याप्रमाणे हे वैष्णव भक्ती सुखाने माजले असून गोपीचंदन तुळशीच्या माळा अशा प्रकारच्या नाना छंदाने ते नटलेले आहेत त्यांना मोक्ष किंवा भ्रमाधिकांची पदे यांची इच्छा नसते केवळ भजनाचीच आवड असते दिंडीमध्ये हाका आरोड्या देतात हरिनामाचे गीत गातात आणि ते गाताना टाळ मृदंग विना सुसोर लावून भजन कीर्तनांचे सुख सोहळे करतात अशा या ब्रह्मानंदामध्ये रात्र आणि दिवस केव्हा जाते हे त्यांचे त्यांनाच कळत नाही इतके ते भजनामध्ये तल्लीन होऊन गेलेले असतात तुकाराम महाराज म्हणतात कुठे तीर्थयात्रेला जावे अथवा वनामध्ये निघून जावे अशी त्यांना इच्छा नसते कारण सर्व पृथ्वी ही हरिहरात्मक आहे त्यामुळे कुठेही बसलो किंवा कुठेही गेलो तरी हरिहरांचे दर्शन सहजच आहेच अशी त्यांची भावना असते देव सखाता केले नव्हे काही येणे ही सोयरीचू भाग्यवंत झालो गोते पुरती आता पुण्याने ते पार नाही पाहता दिसती भरली या दिशा ठसावला ठसा लोकत्रयी अविनाश जोडी आम्हा भाग्यवंता झाली होती सत्ता संचिताची पायावरी डोळी ठेवाया रोया झाली द्यावी सत्ता क्षेमयशी तुका म्हणे जीव पावला विसावा म्हणविता देवा तुमचीशी जर देवाला मित्र केले त्या योगाने आम्ही आता कोणता पुरुषार्थ संपादन करू शकत नाही म्हणजे देवाला जर मित्र केलं तर सर्व पुरुषार्थ साध्य करता येतो देवच मित्र झाल्यामुळे सारे जीव सहजच अगदी आप्त सोयरे मित्र अशा प्रकारचे होऊन जातात आम्ही आता खरोखर भाग्यवान आहोत सारे जीव आमचे पूर्णपणे संबंधी नातेवाईक आणि गोत्र झाले आहेत आमच्याजवळ नीतीला पार राहिला नाही जिकडे पाहावे तिकडे सर्व दिशा देवाने भरून गेलेल्या दिसतात आणि या त्रैलोक्यामध्ये देवाच्या सच्चितानंद स्वरूपाचा ठसा उमटलेला दिसतो म्हणजेच या त्रैलोक्यामधील सर्व पदार्थ सचिदानंद अस्थिभाती प्रिय असल्याचा आम्हाला अनुभव येत आहे आम्हा भाग्यवंतांना अविनाश अशा हरीचा लाभ झाला हे सारे पूर्व पुण्याईचे सामर्थ्य होते म्हणूनच घडून आले जेव्हा तुझ्या पायावर डोके ठेवावे नंतर आलिंगन द्यावे असे त्या पुण्याईमध्ये अपूर्व सामर्थ्य निर्माण झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही आता तुमचे दास म्हणून घेतल्यामुळे जीवालाही विश्रांती आणि समाधान प्राप्त झाले आहे हो नाता कळी काळा येऊ बळा देईल सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोवसा लढीवाळांचा भार आहे उभा आहे कुढावया तुका म्हणी घटिका दिसू निमिषही नविसंबी आता या काही काळाचे सामर्थ्य कोण बरे चालू देईल कारण हा देव आमच्यावर कृपा करणारा असल्यामुळेच आमची या त्रिभुवनामध्ये सत्ता निर्माण झाली आहे लाडक्या भक्तांच्या योगक्षमाचा सर्व भार वाहण्यासाठी आणि त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करण्यासाठी तो नेहमी सज्ज असतो उभा असतो तुकाराम महाराज म्हणतात तो देव आम्हाला किंवा आम्ही त्या देवाला दिवस घटकाच काय पण एक निमिष मात्र सुद्धा विसरत नाही आम्हावडी नाम घेता तोही पिता संतोषे उभयता एक चित्तू तरी प्रीत वाढली आम्ही शोभू निकटवासे अनारीची न दिसू तुका म्हणे पांडुरंगी अवघी अंगे निवाली आम्हाला त्या श्रीहरीचे नाम घेणे अतिशय आवडते त्या जगतपित्या प्रभूलाही यापासून अतिशय संतोष होतो अशा प्रकारे दोघांची एकच आवड आणि एकमत असल्यामुळे आम्हा परस्परामध्ये प्रेम अधिक अधिक वाढत जाते आम्ही परस्परांच्या जवळ राहून अतिशय शोभत असतो कधीही अलग झालेले दिसत नाही तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाने आमचे सर्वांग शांत केले आहे देह तवसे भोगाचे अधीनू याचे सुकशिनो क्षणभंगुरु अविनाश जोडी देवा पायी भाऊ कल्याणाचा ठावू सकळ हे क्षणभंगुर हा येथील पसार आली आकारा अवघेनासे तुका म्हणी येथे सकळ विश्रांती आठवा चित्ती नारायण हा देह प्रारब्धाच्या अधीन आहे त्यामुळे देहाला होणारी सुखदुःखे ही क्षणिक आहेत देवाच्या पायाच्या ठिकाणी निष्ठा ठेवल्यामुळे अविनाश अशा सुखाची प्राप्ती होते कारण देवाचे चरण सर्व कल्याणाचे सर्व सुखाचे आगर आहेत या जगामधील सर्व नामरूपांचा पसारा क्षणिक आहे कारण जेवढे आकाराला आलेले असते तेवढे नष्ट होणार असते तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर चित्तात नारायणाचे सतत चिंतन करावे कारण त्या चिंतनामध्ये सर्व प्रकारचे समाधान आहे आता अवश्य करणे समाधानू पाहिले न पाहिजे केली तरी आता सुशोभे करावे दिसती बरवे संतामध्ये नाही भक्तराजी ठेवीला उधारू नामाचा कार त्यांची आणि तुका म्हणी माझ्या वडिलांचे ठेवणे गौप्य नारायणे न करावे देवा तुम्हाला माझे समाधान करणे आवश्यक आहे आणि आता तुम्ही माझा अंत पाहू नका देवा माझे हित केले तरी जे संतांमध्ये बरे दिसेल असेच करा पूर्वीच्या भक्तांनी तुला कधी उदार ठेवले नाही त्यांच्यामुळे तू नामरूपाला आलास आणि डोळ्यांचा विषय झालास तुकाराम महाराज म्हणतात तुझ्याजवळ माझ्या वडिलांनी भक्तिज्ञानाचा ठेवा ठेवला आहे तो आता नारायणाने लपून ठेवू नये तो माझा मला परत द्यावा का या वाच्या मुनी श्रीमुखाचे वासू आणि उदासू विचाराशी काय आता मोक्ष करावा जी देवा तुमची आगोवा दर्शनाशी केली या नेमाशी उभे ठाऊ व्हावे नेमिले ते भावे पालटेना तू का म्हणे जो जो कराल उशिरू तो तो मज फार रडविलो देवा मी तुला काया वाचा आणि मनाने तुझ्या दर्शनाचीच वाट पाहत आहे आणि त्यासाठीच या संसारामधील इतर सर्व विचारांची मी उपेक्षा केली आहे आता मोक्ष घेऊन तरी काय करू कारण तुझ्या सगुण दर्शनाला तो एक प्रतिबंध निर्माण होणार आहे म्हणूनच मी निश्चय केल्याप्रमाणे तुम्ही माझ्या पुढे उभे राहून मला दर्शन द्यावे माझ्या निश्चयामध्ये काया मनाने कधीही बदल होत नाही तुकाराम महाराज म्हणतात दर्शन देण्यासाठी जो जो तुम्ही उशीर कराल तो तो मला धीर न धरवल्यामुळे रडू कोसळेल वडिलांची सोयी माझ्या मना आली मताची आणली नाही बुद्धी केलाशी तू भाजी वरी संती धरविली हाती कटदेवा आहे त्याची मागू नाही खोटा चाळा नय येऊ बळा लेकराशी तुका म्हणी माझा साक्षीचा व्यवहारू कृपणजी थोर परी तुम्ही ज्या मार्गाने संत पुढे गेलेले आहेत त्या मार्गानेच माझे मन जात आहे मी आपल्या बुद्धीने स्वतंत्र असे मत बनवले नाही जेव्हा संतांनी तुला आजपर्यंत कमरेवर हात ठेवून उभा केले आहे त्याच रूपाच्या दर्शनाची मी मागणी करीत आहे मला माईक पदार्थ मागण्याचा छंद नाही यासाठी देवा माझ्यासारख्या लेकराशी दर्शन न देण्याच्या हट्टाला तुम्ही येऊ नका तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही थोर जरी असला तरी फारच कृपण दिसता यासंबंधी कोणाला तरी साक्षी ठेवूनच मी तुम्हाला कृपण म्हणण्याचा व्यवहार करीत आहे अर्थात मी तुमच्यावर खोटा आरोप करीत नाही बहुता करुणी चाळवा चाळवी किती तुम्ही गोवी करीत असाल लागटपणे मी आलो येथवरी चाडते दुसरी न धरुणी दुजी याचा तू तुम्हाशी काटाळा राहशी निराळा एकाएकी तू का म्हणी आता यावरी गोविंदा मजशी विनोदा येऊ नये देवा तुम्हाला भूलतापा देण्याची फार सवय आहे पण आम्हाला किती दिवस या संसाराच्या बंधनामध्ये तुम्ही जखडून ठेवणार आहात देवा तुमच्या दर्शनाशिवाय इतर कोणतीही इच्छा न धरता लोचेटपणाने मी तुमच्याजवळ आलो आहे तुम्हाला जर दुसऱ्याचा फार कंटाळा असेल म्हणून तुम्ही एकट्याने सर्वाहून आलिप तसे राहता काय तुकाराम महाराज म्हणतात गोविंदा यानंतर तरी माझ्याशी भूलतापा देण्याचा विनोद आणि गप्पा करू नका मन उदार करा आणि मला एकदाचे दर्शन द्या तीर्थ जळ देखी पाषाणू प्रतिमा संत ते अधमा माणसायसे वांझेच्या मैथुना परी गेले वाया भांडेल्याचे जाया झाले पिकू अभाविक सदा सुतके चांडाळू सदा तळमळ चुकेची नाम तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी देह बुद्धी कष्टी सदा दुखी जो भाविक नाही असा अभाविक मनुष्य गंगादी तीर्थांना सामान्य पाणी समजतो शिव विष्णूच्या प्रतिमांना दगड मानतो आणि संतांना मीच हलके समजतो अशा अभाविकाने कोणतेही जरी सत्कृत्य केले तरी ते वांझेच्या मैथुनाप्रमाणे किंवा कंचे न आलेल्या पिकाप्रमाणे वाया असते असा अभाविक नेहमी सुटके आणि चांडाळ असतो त्याने कोणतेही धर्मकृत्य केले तरी त्याला निश्चित निष्ठा स्थान नसल्यामुळे त्याच्या मनामधील तळमळ जात नाही आणि तो जे काही करतो त्यापासून त्याला समाधान प्राप्त होत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्याची दृष्टी वरवर पाहण्याची असते आणि ज्याला देहाभिमान आहे असा मनुष्य नेहमीच दुःखी कष्टी राहत असतो नव्हे मातोळ्याचा वाणू नीच नवा नारायणू सुख उपजे श्रवणे खरे टाकसाळी नाणे लाभ हातू हाती अधिक पुढते पुढते तुका म्हणे नो किती पूर्वने उरले पुडते हा नारायण रूपी माल जुना खुजलेला किंवा नुकसानीचा नसून तो नित्य नवा आहे नित्य नूतन आहे या नारायण नामाच्या श्रवणाने अतिशय सुख होते असे हे टाकसाळीतील नाण्याप्रमाणे खरे आहे या नारायण मालाचा पुन्हा पुन्हा अधिक अधिकांनी हातोहात असा लाभ होतो तुकाराम महाराज म्हणतात नारायण माल किती आहे ते कळत नाही कारण आजपर्यंतच्या सर्व संतांना पुरून तो पुन्हा शिल्लक उरला आहे घातला दुकानू देती आले अशी दानू संत उदार उदारू भरले अनंत भांडारू माग माग त्याची पुरी धनी आणि काशी उरी तुका म्हणी पोते देवे भरिले नवे रीती संतांनी देवाचे दुकान घातले आहे आणि ते आलेल्या ग्राहकांना तो देव फुकट देऊन टाकतात संत हे फार उदार आहेत त्यांच्या दुकानात देवरूपी मालाचे अगणित असे भांडार भरलेले आहे त्यामुळेच मागणाऱ्याची इच्छा पूर्ण होते आणि इतरांसाठीही तो माल जसाच्या तसाच शिल्लक राहतो तुकाराम महाराज म्हणतात श्री संतांच्या जवळचे हे पोते श्रीहरीच्या प्रीतीने भरलेले आहे ते कधीही रिकामे होत नाही नरसुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ ऐशी कृपेची भाकी तो करुणा आहे तो राणा उदारांचा परावी आणारी आणि परधना नको देऊ मना वरी येऊ भूतांचा मसर आणि संत निंदा हे नको गोविंदा घडू देऊ देह अभिमान नको देऊ शरीरी चढो काही परी एक देऊ तुका म्हणे तुझ्या पायाचा विसरू नको वारंवार पडू देऊ हे पांडुरंगा नरस्तुती म्हणजे संसारी माणसाची स्तुती आणि हरिकथेचा विक्रय म्हणजे हरिकथा पैसे घेऊन विकणे या गोष्टी माझ्याकडून कधी घडू देऊ नकोस अशा कृपेचीच मी तुला प्रार्थना करीत आहे आणि तू सुद्धा माझ्यावर कृपा करशील असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे कारण तू उदारांचा राजा आहेस परस्त्री आणि परधन यांना स्पर्श करण्याचे देखील माझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नकोस हे गोविंदा भूतांचा मत्सर आणि संतांची निंदा माझ्या हातून कधी घडू देऊ नकोस काही झाले तरी माझ्या अंगी देहाभिमान येऊ देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात आणि तुझ्या पायाचा मला कधीच विसर पडू देऊ नकोस लौकिका पुरती नव्हे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा म्हणून करी पाया सवी आळी आणि वेगळी नेली परी एक विध आम्ही स्वामी सेवेसाठी वरी तोची पोटी एक भाऊ तू का म्हणी करी सांगितले काम तुम्हा धर्मा धर्म ठावे देवा हे श्रीहरी माझी सेवा लोकांना दाखवण्यापुरती नसून मी तुझा खरोखर अनन्य असा सेवक आहे म्हणूनच मी तुझ्या पायाच्या सेवेचाच हट्ट घेतला आहे मी तुझ्या सेवेशिवाय दुसरा कुठलाही प्रकार जाणत नाही स्वामीची सेवा करण्याविषयी आम्ही पूर्णपणे एकनिष्ठ आहोत आमचा जसा बाहेर एकनिष्ठ भाव आहे तसाच अंतकरणामध्येही आहे तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा तुम्ही जे काही मला काम सांगितले आहे तेच मी करीत आहे मग ते योग्य का अयोग्य किंवा ते करण्यामध्ये पुण्य आहे की पाप आहे हे आम्हाला माहीत नाही हे फक्त तुम्हीच जाणता ज्यांच्या संगी होतू पडिलो भोवनी हे केली झोवनी या आता एकाएकी मनाशी विचारू करू नाही भार तुझी याचा प्रसाद सेवने आले उष्टावळी उचित ते काळी अवचितू तुका म्हणे वर्म सापडले हाती सांडले ते खंते चिंता देवा ज्या संसाराच्या संगतीमुळं मी या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडलो होतो तो संसारच आता अंतकरणापासून धुवून पुसून पूर्णपणे टाकून दिला आहे आता द्वैताचे ओझे शिल्लक राहिले नाही असा एकदम मनाशी विचार करू आम्हाला सेवन करण्यासाठी योग्य वेळी पण अकस्मात हरी गुरूंच्या उच्चिष्टाचा प्रसाद प्राप्त झाला आहे लाभला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या हाती तुझ्या प्राप्तीचे वर्म आले आहे त्यामुळेच दुःख चिंता ही सर्व काही मी टाकून दिली आहेत आवडी भोजन प्रकार परवडी भिन्न भिन्न गोडी एका रसा भोगित्या पंगती लाधलो प्रसादू तेही नाही भेद राखीला पाक सिद्धी सुहस्तके विनियोग आवडीचे भाग सिद्ध केले तुका म्हणी आला उच्छिष्ट प्रसादू ते आनंद माझ्या जीवा साधू संतांच्या संगतीमध्ये असून श्रीहरीच्या गुणवर्णन रूपी भोजनाचे नाना प्रकार मी आता करीत आहे परंतु सर्वांना भिन्न भिन्न रस असले तरी सुद्धा प्रभू प्रेमाची गोडी मात्र सर्वत्र सारखीच आहे हरिभक्तीच्या पंक्तीमध्ये लाभ घेणाऱ्या संतांच्याकडून मला हा प्रसाद मिळालेला आहे त्यांनी कधीच याविषयी भेदाभेद केलेला नाही हरिभक्तीच्या स्वयंपाकाची तयारी स्वतःच्या हाताने करून मोठ्या प्रेमाने त्याचे विभाग केले तुकाराम महाराज म्हणतात मला त्यामधील उच्चिष्टाचा प्रसाद मिळाल्यामुळे माझ्या जीवाला फार मोठा आनंद झाला आहे समर्थाचा ठाकू संचलाची असे दुर्बळाची आस पुढे करी पावली घेईन पदरी हे जाणू एकांती भोजन करू जाऊ न लगे पावी उचिताची वेळू अयाचित काळ साधला तू तुका म्हणी पोट झाली या उपरी गौरवा उत्तरी पूजू देवा जे समर्थ आहेत त्यांच्या ठिकाणी समृद्धीचे ऐश्वर नेहमीच भरलेले असते आणि दुर्बळ माणसाची आशा आपणाला काहीतरी मिळावे म्हणून ती पुढे पुढे करीत राहते समर्थांच्याकडून जी काही दानाची भिक्षा मिळेल ती मी माझ्या पदरी घेईन आणि एकांतामध्ये जाऊन तिचे सेवन करीन ते प्राप्त होण्यासाठी योग्य अशी वेळ कधी पाहावी लागत नाही कसलीही याचना केल्याशिवाय अनुकूल असा काळ प्राप्त होत असतो तुकाराम महाराज म्हणतात साधू संतांनी भरपूर दान दिल्यानंतर त्याने पोट भरून तृप्तता येईल आणि मग या देवाची गौरवपूर्ण शब्दामध्ये पूजा करू आपुल्यांचा करीन मुळा माझ्या कुळा चारांचा अवघियांची वंदिन पायू ठाया ठायू न देखी नेदी तुटू समाधानू जनो सकळू तुका म्हणे झाडा होयू तो हे सोयो न संधी हे संत सज्जन हो तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर मी माझ्या कुळाचाराच्या रीतीभातीप्रमाणे तुम्हा सर्व संतांची पूजा करीन सर्व संतांच्या पायांना वंदन करीन त्यात पात्र अपात्र असा कदाचित भेद करणार नाही संत जन हो तुमचे समाधान नाहीसे होऊ देणार नाही माझ्या घरामधील स्त्री पुत्राधिकांना तुमच्या शांततेचा कधी भंग न होऊ देण्यासाठी थांबवून ठेवीन तुकाराम महाराज म्हणतात संतानो माझ्या पापांचा झाडा होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या चरणांचा आश्रय कदापि सोडणार नाही जन्म मरणाची विसरलो चिंता तू माझा अनंता माय बापू होतील ते डोळा पाहेन प्रकारू भयाने भारून निरसली लिगाडाचे मुळे होते पंचभूते ज्याचे त्यापुरते विभागिली तुका म्हणे झाला प्रपंच पारिख जीवाशी तू सखा पांडुरंग हे अनंता तूच माझा मायबाप असल्यामुळे मी आता जन्म मरणाची काळजी पूर्णपणे विसरून गेलोय आता यानंतर जे काही प्रकार घडून येतील ते सर्व मी निवांतपणे डोळ्याने पाहिजे आता माझ्या मनामध्ये कसल्याही प्रकारचे भय आणि प्रपंचाचा कसलाही भार शिल्लक राहिला नाही सर्व उपाधींचे मूळ आणि पंचभूतात्मक ध्येय आहे या ध्येयाशी तादात्म्य न ठेवता यामधील पंचभूते ज्याची त्याला पूर्णपणे वाटून टाकली आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा हा प्रपंच मला प्रकाश झाला आहे याचे कारण तू माझ्या जीवाचा सखा आहेस उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत ही तुरी गर्जता ताती पवाडी तुझे पायी माझा भाऊ उशी जन्म मरण ठाऊ देवांचा तू देव स्वामी सकाळा ब्रह्मांडा ते तुझ मागू जीव भाव तुझ सांगू लागू तरी लागू पाया तुमच्या दातारा दिसो देशी केविलवाने तरी तुझची तू तुका म्हणे जिने माझे तुझ अधिन हे देवा तू अतिशय उदार आहेस अशी तुझी कीर्ती साऱ्या जगामध्ये पसरली आहे तुझी अपार थोरवी वेदशास्त्र पुराणे सुद्धा मुक्त कंठाने गातात तेव्हा तुझ्याच पायाच्या ठिकाणी माझी निष्ठा आहे माझ्या मरणाचे मूळ कारण जी अविद्या ती सर्व तू नष्ट कर तू देवांचाही देव आहेस अनंत ब्रह्मांडाचा नायक आहेस काही मागायचं असेल तर तुलाच आम्ही मागू अंतकरणामधील गुह्य सुद्धा तुलाच सांगू हे दातारा आश्रय घेतला तरी तुझ्याच पायांचा आम्ही आश्रय घेऊ तुकाराम महाराज म्हणतात देवा या जगामध्ये आम्हाला असे केविलवाने दीन दुर्बळ दिसू देशील तर तुला हा कमीपणा आहे कारण आम्ही आमचे सर्व जीवन तुझ्या स्वाधीन केलं आहे पहा किती आली शरण समानची केली नाही विचारले गुण दोष कोणाचे मज शेवटीचा द्यावा ठावत याचे देवा नाही करीत हे वा काही पणाचा नाही पाहिला चारू कुळगोत्रांचा विचारू फेडू आला भारू मगन म्हणे दगडू तू का म्हणे सर्व जाणा तुझ्या आल्यावरही म्हणा केला तू गाना घडल्या महादोषाचा हे देवा तू असे पहा तुला कितीतरी लोक शरण आले आणि त्यांना तू आपल्यासारखेच केलेस तसे करताना कोणाच्याही गुणदोषाचा कधी तू विचार केला नाहीस यासाठीच देवा ज्यांना तू आपल्यासारखे केले आहेस अशा संतांच्या खालचे जे नीच स्थान आहे ते तरी मला दे कारण मी कृतार्थ झालेल्या संतांच्या थोरपणाचा कधी हेवा केला नाही मला सर्वांपेक्षा नीच स्थान मिळाले तरी चालेल देवा तू जेव्हा एखाद्या भक्ताच्या प्रपंचा भार नाहीसा करण्यासाठी धावून येतोस तेव्हा त्याचा आचार पाहत नाहीस त्याच्या कुळगोत्राचा विचार करीत नाहीस हा दगडासारखा मट आहे की विद्वान नाही हे सुद्धा पाहत नाहीस तुकाराम महाराज म्हणतात हे सर्वज्ञ तुझ्या मनात जर आले तर घडलेल्या सर्व पापांचा ही झाडा होतो अशा प्रकारचे तुझे सामर्थ्य आहे आता चुकले बंधनू गेले विसरोनी दानू आपुली ते वानू सावकाशू विकावे लाभ जोडला अनंतू घरी सापडले वितू हातू हाती थितू उरोतळ न लाहेची होते गोविले विसारे माप झाले एकसरे होते हो रे वारे तोचे साधिला कराया जतनू हो, तुका म्हणे निजधनू केला नारायण हो, साह्यने दे माझे सर्व जन्म मरणाचे बंधन नाहीसे झाले आहे आणि कर्तव्य समाप्त झाल्यामुळे देवाला मी काया वाचा आणि मन पूर्णपणे समर्पण करण्याचे विसरून गेला आहोत आता आपला आत्मज्ञानाचा माल गिरायकाला सावकाशपणे विकावा हेच आम्हाला कर्तव्य शिल्लक राहिला आहे मला अपार असा लाभ झाला आहे माझ्याजवळ तयार असलेला माल अगदी हातोहात विकला जात असून खाली काहीच शिल्लक राहत नाही यापूर्वी मी कायावाच्या मनाचा विसार देवाला देऊन हा आत्मज्ञान रूपी माल आडवून ठेवला होता तोच एकदम त्याचे माप झाले या आत्मज्ञानाच्या मालासंबंधी देव आणि संत यांच्याशी बरेच दिवस होरे बाबा जीव ब्रह्मच आहे वारे रे शहाणा आहेस ध्येय कोठे आत्मा असतो का वगैरे वगैरे विचारांची घासाघीस अनेक दिवस चाललेली होती पण गडबड करून त्या मालाचे माप कसे तरी पदरात पाडून घेतले तुकाराम महाराज म्हणतात हे आत्मसुखाचे धन जतन करण्यासाठी नारायणाला सहाय्य केले होते आता तो मला आणि मी त्याला कधीही विसरू येत नाही तुझ्या रूपे माझी काया भरो द्यावी पंढरी राया दर्पणीची छाया एका रूपे भिन्न तू सुख पडली साठवण सत्तावेचे शने शने अडचणीचे कोण चारी मार्ग उगवले वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली कृष्णांजन चाली नवे परते माघारी जीव ठसावला शिवी मनाले तेथे जावे फाटा पडिला नावे तुका म्हणे खंडले हे पंढरराया तुझ्या निर्गुण रूपाने माझे सर्व शरीर भरून टाक आरशामध्ये जेव्हा मुखाचे प्रतिबिंब पडते तेव्हा त्या आरशाच्या उपाधीमुळे मुखापेक्षा भिन्न दिसत असली तरी सुद्धा मुख आणि प्रतिबिंब हे एकरूपच असतात त्याप्रमाणे तुझे निर्गुण रूप आणि त्याचे अंतकरणामध्ये पडलेले प्रतिबिंब हे उपाधीमुळे भिन्न दिसत असले तरी सुद्धा ते दोन्ही एकरूपच आहेत जेव्हा तुझ्या ऐकायचे सुख पुष्कळ शिल्लक पडले आहे त्या सुखाचा तुझ्या सत्तेने हळूहळू भोग घेत आहे द्वैताचा प्रतिबंध नाहीसा होऊन चारी दिशांचे कोपरे आणि सर्व मार्ग सुखासाठी मोकळे झाले आहेत सर्वत्र तुझेच सुख आम्हाला प्रतियाला येत आहे जेव्हा मनुष्याला कावीळ होते तेव्हा डोळ्याच्या दृष्टीमध्ये फरक पडतो आरशामध्ये आपलेच प्रतिबिंब भिन्न आणि पिवळे भासते पण डोळ्यामध्ये कृष्णांजन घालताच ती दृष्टी पुन्हा भेद आणि पिवळेपणा पाहत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच जीवाला जेव्हा मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्यानंतर आपल्या मनाला जेथे जावेसे वाटते त्या ठिकाणी ते खुशाल जाऊ त्याला विधी निषेधाचे बंधन राहत नाही आणि पूर्वीच्या द्वैताच्या नावाने फाटा दिलेला असतो सर्व उपाधींचा बाध झालेला असतो सोसे सोसे मारू हा का होई चुका म्हणून मागे पुढे क्षणभरी नवे दुरी अंतरू नाममुखी बैसला चाळा वेळोवेळा पडताळी तुका म्हणे सुखी केली या विठले बहुताशी नामचिंतनामध्ये खंड पडेल म्हणून पुन्हा पुन्हा कळवळून देवाला हाका मारूया या वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा हरिचिंतनामध्ये क्षणभर सुद्धा अंतर पडू नये त्याचा विसर होऊ नये आणि देव दूर होऊ नये अशी माझी इच्छा आहे आपल्या मुखामध्ये हरिनाम बसले आहे किंवा नाही आणि त्याचाच छंद लागला आहे किंवा नाही याविषयी प्रत्येक वेळी आत्मनिरीक्षण करीत जावे तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाने नामचिंतन करणाऱ्या पुष्कळ भक्तांना सुखी केलेले आहे धरून या चाली हावा येईन गावा धावतो पाठविशी तरी लव करी विठ्ठली नाचेन त्या प्रेमसुखी कीर्तिमुखे तू तुका म्हणे संत मेळी पाय धुळी वंदिनो देवा मी माझ्या मनामध्ये तुझ्या भेटीची तीव्र अशी इच्छा धरून तुझ्या गावाला धावत्या चालीने येईन हे विठले माझी आई तू जर मला ताबडतोब बोलावणे पाठवशील तर मग मी तुझ्याकडे धावतच येईन तुझ्या प्रेम सुखाने नाचेन मुखाने तुझी कीर्ती गाईन तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या सहवासामध्ये राहून त्यांच्या पायाच्या धुळीचे वंदन मी करीन माय बापाची भेटी अवघ्या तुटी संकोचा भोगिले ते आहे सुख आता मुख मोकळे उत्तम ते बाळासाठी लावी ओठी मागुली तुका म्हणे झाली धनी आनंद म्हणी न समाई आई बापांच्या भेटीमध्ये लहान मुलांचा सर्व संकोच नाहीसा होतो त्याच्या स्वभावात मोकळेपणा निर्माण होतो आई बापाच्या घरी जे भोगावे वाटेल ते सुख त्या ठिकाणी असते आणि वाटेल ते खाण्यासाठी तोंड तर नेहमीच मोकळेच असते आई आपल्या बाळासाठी उत्तम दूध जतन करून ठेवते आणि तेच त्याच्या ओठाला लावते तुकाराम महाराज म्हणतात आई वडिलांच्या भेटीत मुलांची सर्व प्रकारची तृप्ती होते आणि त्याचा आनंद मनात मावत नाही उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या अनुतापांगी अग्नीची आज्वाळा नाही मृगजळा विझो येतो दोष आयशा नावे देहाचा आदरू विटाळेले अंतर अहम भावे तुका म्हणे जाय नासो निया खंती तवची हे चित्ती बद्धता लौकिकाविषयी आणि देहाविषयी जे उदासीन झाले आहेत त्यांचा देह ब्रह्मरूप झाला आहे असे समजावे त्यांना कसलेही पुण्य पाप लागत नाही त्यांच्या चित्ताला अनुतापाच्या अग्नीच्या ज्या ज्वाळा लागलेल्या असतात त्या मृगजळाप्रमाणे असणाऱ्या प्रपंच विचाराने विसत नाहीत देहाचा आदर करीत राहणे यालाच दोष असे नाव आहे या प्रकारच्या अहमभावाने अंतकरण विटाळून जाते तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत चित्ताची तळमळ नाहीशी होत नाही तोपर्यंत ते बद्धतेच्या अवस्थेतच आहेत असे समजावे बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून नाही तेच घेता श्री होईल दुरी निजपंथो नातीनेचे माझे तुझे कोण ओझे वागवी तुका म्हणी अंतरायू देवी काय जिनेते सर्व प्रकारच्या बंधनांचा फाश तोडून टाकू आणि आशा फेकून देऊ लोक हो तुम्ही नसलेल्या देहाभिमानाचे ओझे डोक्यावर घेता परंतु त्यामुळे तुम्हाला आत्मसुखाचा मार्ग दुरावतो माझेपणाचे आणि तुझेपणाचे खोटे ओझे कोणी का बरे वागवावे तुकाराम महाराज म्हणतात ज्या भ्रांतपणाच्या जगण्यामध्ये देव दुरावतो त्या जगण्याला काहीच अर्थ नसतो तेच किती वारंवार बोलो फार बोलिले आता माझे दंडवतो तुमच्या संतो चरणाशी आवडीती नीच नवी झाली जीवी वसती तुका म्हणी वरवे झाली घर आले बंदरीचे हे संतजन हो मी तुम्हाला वारंवार तेच तेच काय सांगू आजपर्यंत मी पुष्कळ सांगितलेले आहे माझे सांगणे एवढेच आहे की तुम्हा संतांच्या चरणाला माझे दंडवत असोत माझ्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयी नित्य नवी आवड मुक्कामाला येऊन राहिली आहे तुकाराम महाराज म्हणतात जे संत चरण समुद्राच्या बंदरावर होते म्हणजे अगदी दूर होते ते पूर्ण पुण्याने माझ्या घरी आले आहे हे फार बरे झाले उपासा शेवटी यांना सवे भेटी तैशी माझी मिठी पडू पुरवी वासना साच सर्व जाणा आम्हा नारायणा अंकिताची बहु दिसा पुत्रा माते सवे भेटी तैसा दाटो पोटी प्रीती उभडू तुका म्हणे धनु ना सोयी रे या परी दुसरे न हो आता अनेक दिवस उपास झाल्यानंतर अन्न जर खायला मिळाले तर त्या क्षुदिताची म्हणजे भुकेल्याची अन्नाविषयी जी आवड असते अशा प्रकारच्या आवडीने हे देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझी मिठी पडू हे सर्व जाणणाऱ्या नारायणा माझ्या दासाची एवढी इच्छा तू पूर्ण कर अनेक दिवसानंतर आईला बाळाची भेट व्हावी तेव्हा आईला जसा प्रेमाचा उमाळा येतो तसे प्रेम माझ्या पोटामध्ये दाटून येऊ दे तुकाराम महाराज म्हणतात कृपणाला धन अत्यंत प्रिय असते त्याप्रमाणेच मला सुद्धा आता तुझ्याशिवाय दुसऱ्याचे प्रेम नको आहे रणे निगता शुरू न पाहे माघारी आयशा मजधीरे राखे आता संसार हाती अंतर लो दुरी आता कृपा करे नारायणा वागवितो तुझी नामाचे हत्यारू हाची बडी वारू मिरवितू तुका म्हणे मज फिरता माघारी तेथे उने पुरे तुम्ही जाणा युद्धासाठी निघालेले शूर आपल्या घरादाराचे काय होईल या भावनेने परत माघार येत पाहत नाहीत अशा प्रकारचे धैर्य माझ्या अंगी राहू दे हे नारायणा संसाराच्या हातातून निष्ठून दूर गेलो आहे आता माझ्यावर तुम्ही कृपा करा तुझ्या नामाचे शस्त्र आम्ही जवळ बाळगले आहे आणि त्याचीच प्रतिष्ठा जगामध्ये मिरवित आहे तुकाराम महाराज म्हणतात धैर्याने संसाराला लाथ मारून नामाकडे प्रवृत्त झालो आता पुन्हा संसाराकडे माघार घेतली तर त्यात कमीपणा आहे का थोरपणा हे तूच जाण सकळ पूजा स्तुती करावी ते व्हावी याती म्हणवणी वारायणू संत पूजा नारायणू सेवावी ते वरी दावी उमटुनी ढेकरी तुका म्हणी सुरा दुधा म्हणता केवी बरा लोकांच्याकडून सर्व प्रकारची पूजा स्तुती करून घेण्यास तशा प्रकारचा अधिकार असावा लागतो म्हणूनच हे लोक हो जी माणसे पूजेला योग्य नाहीत अशा लोकांना बाजूला सारा आणि नारायणाची आणि संतांचीच तेवढी पूजा करा अशाच अन्नाचे सेवन करणे चांगले की ज्याची तृप्ती ढेकराच्या योगाने मुखावर सुद्धा स्पष्टपणे दिसून येते तुकाराम महाराज म्हणतात संत आणि सामान्य जन यांच्यामध्ये पुष्कळ अंतर आहे दुधाला दारू समजणे जसे योग्य नाही त्याप्रमाणेच संताला सामान्य समजणे योग्य होणार नाही धीर नव्हे म्हणे तया पाशिवने भार घातली यावरी दासानुपेक्षिल हरी याच्या ऐशी आटी द्यावी द्रव्याची साठी तुका म्हणे पोटी देवा बहु केले खोटे भक्तांचा योगक्षेम चालवण्यासाठी हरीच्या मनाला धीर धरवत नाही यरी त्याच्याजवळ काय कमी आहे योगक्षेमाचा भार हरीवर सोपवल्यानंतर तो आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाही द्रव्य मिळवण्यासाठी आपण जेवढी खटपट करतो तितकी जर हरीच्या प्राप्तीसाठी केली तर त्याची अवश्यपणे भेट होते तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याकडे मुळीच दोष नसून पोटाने आम्हाला खोटे केले आहे त्यामुळे आमच्याकडून भजन घडत नाही म्हणूनच तुझी भेटही होत नाही द्रव्याची या कोटी नये गांडीची लंगोटी अंती साठी पांडुरंगा धराकंठी लोभाची लोभिकी यांचे सन्नी धानफिकी तुका म्हणे हिते जगन हो पडोरते पट्यावधी द्रव्य मिळवले तरी त्यापैकी आपल्याबरोबर ढुंगणाची लंगोटी सुद्धा येत नाही अंतकाळी आपली बोळवण करण्यासाठी पांडुरंगाला नेहमी कंठामध्ये धारण करा त्याचे नाम गा विषय लोभाने जे लोभी आहेत त्यांची संगती करणे निष्फळ आहे तुकाराम महाराज म्हणतात या जगातील लोक स्वहिताच्या दृष्टीने रिकामे पडून राहू नयेत त्यांचे अहित होऊ नये म्हणूनच मी हा उपदेश करीत आहे हो नापाशी आता सांगो मी बोभाटू कधी खटपट सरेलही हो रानुक होईल कोणी काळी हा कुलाली जाळी उगवणी माझा येणे दुखी फुटत असे प्राणू न कळता जनू सुखी असे भोगाधी मने मानिलासे त्रासू पाहि लपायासू ठाव कोठे का म्हणे देतो देवाचे गाराने माझे ऋण येणे सोशिले मी माझ्या दुःखाचं गारानं आता कुणाजवळ गाऊ मी कुणाला माझं दुःख सांगू माझ्या मागची ही संसाराची खटपट केव्हा संपून जाईल या स्त्री पुत्राधिकांच्या ममतेच्या जाळ्यातून सुटका होऊन केव्हा माझे समाधान होईल मला कळत नाही या दुखाने माझा जीव अगदी कासावीच होऊन गेला आहे लोकांना संसाराचे स्वरूप समजत नाही म्हणूनच ते सुखी आहेत परंतु माझ्या मनाला तर भोग घेण्यापूर्वीच विषयांचा वीट येतो तुकाराम महाराज म्हणतात मी हे देवाचे गाराने सांगत आहे कारण देवाने माझे सेवारूपी ऋण घेऊन ते पचवून टाकले आहे त्याच्या बदल्यामध्ये माझे दुःख निवारण करण्याची त्याला इच्छा राहिली नाही म्हणूनच मी असा हा अपेक्षा भोगत आहे राहिलो निराळा पाहे कवतुक डोळा करू जगाचा विनोदू डोळा पाहून या छंदू भुलली या संसारी आले डोळ्याशी माजिरी तुका म्हणे माया कोणी नुसली सर्वथा मी संसारापासून पूर्णपणे निराळा राहून डोळ्याने त्याचे कौतुक मात्र पाहत आहे प्रापंचिकांना या प्रपंचाचा कसा नाद लागला आहे ते डोळ्याने पाहून त्यांची फजिती करू हे लोक संसारामध्ये कसे भुलले आहेत आणि संसारातील सत्ता संपत्तीने त्यांचे डोळे कसे धुंद झाले आहेत तुकाराम महाराज म्हणतात या संसारात बुडाल्यांपैकी कोणीही आपले डोके विचाराने वर काढत नाही हे सर्व कौतुक मी डोळ्याने पाहत आहे आम्हा एक विधव पुण्य सर्व काळू चरण कमळ स्वामीचे ते चित्ताचे संकल्प राहिले चरणू आज्ञा ते प्रमाण करून असो दुजी आपासाव परतले म्हणू केले घ्यावे दान होईल ते तुका म्हणी आता पुरला नवसू एका विनवसू सकळही आम्हा एकनिष्ठ भक्ताना आमचा जो स्वामी पांडुरंग आहे त्याच्या चरण कमलाची सेवा करणे हेच सर्व काळ पुण्य आहे चित्तामध्ये उठणारे संसाराचे संकल्प थांबले आहेत आणि या चित्तात हरीचे चरण अगदी स्थिर होऊन गेले आहेत आता एक स्वामीच्या आज्ञाचं प्रमाण मानून आम्ही राहिलो आहोत हरीच्या शिवाय इतर माईक पदार्थांपासून मन परतले असून स्वामी हरी भोगाचे दान देईल तेच घ्यावे अशीच आमची इच्छा आहे तुकाराम महाराज म्हणतात आमची पुष्कळ दिवसांची इच्छा पूर्ण झाली असून एका हरी वाचून बाकी सर्व ओस वाटत आहे रहा ते पायापाशी हा निकारशी विटोनी ऐसा धीर देई म्हणा नारायणा विनवितो अंतरितो तुझा वासू हा निकानाशू कारणा तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे सर्व प्रकारच्या इतर वैशिक सुखांना विटून तुझ्या पायाजवळ राहावे हे नारायणा हेच माझ्या मनाला धैर्य दे ही माझी तुला विनंती आहे तू अंतकरणात राहिलास म्हणजे सर्व व्यवहाराचा नाश होतो आणि सर्व व्यवहार आपोआप बंद पडून जातात तुकाराम महाराज म्हणतात मी शेवटच्या मरणाच्या वाटेला लागल्यावर त्यावेळी तू माझे खरे रक्षण करावे असे मला वाटते चंदन तो चंदनपणे सहजपणे संपन्न वेदलिया धन्य जाती भागे होते सन्मुख परिसांगे परिसपनु बानो नेते राहिले तुका म्हणे कैसे खंती सुजाती ते चाकणी चंदन हा आपल्या चंदनत्व या जातीने आणि आपल्या स्वाभाविक सुगंधाने संपन्न असतो जेवृक्ष भाग्याने चंदनाच्या जवळ निर्माण होतात ते चंदनाकडून वेधले जातात आणि त्यांना चंदनाचा गुण प्राप्त होऊन ते सुद्धा धन्य होतात तसेच परिसाच्या अंगी परिसपणा म्हणजे लोखंडाला सोने करण्याचा गुण राहिलेला आहे म्हणजे लोखंडाला सोने करण्याची शक्ती बांधून राहिली आहे त्या शक्तीचा कधीही नाश होत नाही तुकाराम महाराज म्हणतात जे शुद्ध जातीचे असतात त्यांना कशाचीही काळजी नसते त्यांनी काळजी टाकणेच चांगले आहे कारण ते आपल्या स्वाभाविक गुणाने स्वतःला आणि दुसऱ्याला कृतार्थ करू शकतात लय लक्षी मन न राहे निचळू मुख्य तेथे बळू आसनाचे हे तू असाध्य जी सर्वत्र याजना भले नारायणा अळविता कामनेचा त्याग वैराग्य या नावू कुटुंब ते सर्व विषय जातो कर्म उसंतावे चालता पाऊली होय जो राहिली देहबुद्धी भक्तीने नमावे जीव जंतू भूतू शांत उने उतू कामक्रोधू तुका म्हणे साध्य साधन अवघडू देता हे साकडे देहबळी मध्ये लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी मनाचा लय करावा लागतो पण तेथे स्थिर राहत नाही कारण मन फार चंचल आहे आणि त्याचा निग्रह करणे कठीण आहे शिवाय समाधीसाठी वज्रासनाचे मुख्य असे बळ लागते म्हणजे आसन सिद्ध व्हावं लागतं सामान्य संसारी माणसाला या गोष्टी अतिशय अवघड असतात म्हणूनच नारायणाला नामसकीर्तनाच्या द्वारा हरवणे सर्वांमध्ये सोपे साधन आहे कामनेचा त्याग करणे यालाच वैराग्य असे म्हणतात म्हणजेच विषयांच्या आसक्तीचा त्याग यालाच वैराग्य असे म्हणतात जोपर्यंत देहाभिमान आहे तोपर्यंत आयुष्याची वाटचाल करीत असता कर्मे करावी लागतात कामक्रोधाची उर्मी शांत करून सर्व प्राणी मात्रांना नमन करणे यालाच भक्ती असे म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात इतर विविध प्रकारची साधने आणि साध्य या गोष्टी अवघड आहेत देहाचा बळी देण्याचे संकट त्या ठिकाणी निर्माण झालेले असते न करा काही पुढे नाही नाश जाग विश्वंभरा शरणागतो भूत जात वंदुनी श्रुतीचे काने घा फुळू सारमुळ जाणून तू का म्हणे पुढे काही वाट नाही यावरी ज्यामुळे पुढे नाश होणार नाही असे फल प्राप्त होण्यासारखा तुम्ही काहीतरी उपाय करा सर्व भूतमात्रांना भगवत भावाने नमस्कार करून विश्वंभर हरीला शरण का जात नाही म्हणजेच सर्व मात्रांना भगवत समजणे ईश्वर समजणे म्हणजेच हरीला शरण जाणे होय श्रुतीचा सारभूत अर्थ श्रुतीचे मूळ कारण आणि श्रुतीच्या अध्ययनाचे फळ हरी हाच आहे हे सर्व जाणून हरीला का बरे प्राप्त करून घेत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो मी जी तुम्हाला हरिशरणागती सांगितली आहे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही किंवा तुम्ही या मनुष्य देहामध्ये हरीला शरण न जाल तर यापुढे तुम्हाला उद्धाराचा दुसरा कुठलाही मार्ग सापडणे शक्य नाही झाला प्रेतरूप शरीराचा भाऊ लक्षेला ठाऊ स्मशानीचा रडते रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेन्या लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी फिरविला घटू फोडीला चरणी महावाक्य धोनी बोंब झाली दिली तिळांजली कुळ नाम रूपाशी शरीर जाचे त्यासी समर्पिली तुका म्हणी रक्षा झाली आपू आपू उजळला दीप गुरुकृपा ज्ञानाने देह तादात्म्य नष्ट झाल्यामुळे माझ्या शरीराची कळा पेतासारखी झाली आहे आणि देहत्रय ज्या ठिकाणी जळून जातात असे महास्मशान जे ब्रह्म त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ध्यान लागले आहे कामक्रोधादी विकार आणि त्यांची आई जी अविद्या आपल्याला आता आश्रय राहिला नाही म्हणून रात्रंदिवस रडत आहेत आणि यमधर्म आपले एक कुळ कमी झाले म्हणून हाय हाय म्हणत बसला आहे वैराग्याच्या गौऱ्या या शरीराला लागल्या असून त्या मी ब्रह्म आहे या ज्ञानाग्नीने पेटले आहेत प्रेताच्या भोवती संसाराचा घट फिरवला आणि तो देवाच्या पायाजवळ फोडला त्यावेळी एकच महावाक्य रूप ध्वनीची बोंब झाली माझे कुळ रूप आणि नाम या सर्वांना तिलांजली दिली आणि शरीर ज्याचे होते त्या पंच महाभूतांच्या स्वाधीन केले तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे गुरुकृपेने ज्ञानदीप उजळल्याबरोबर या देहत्रयाची बाधरूप राख आपोआप होऊन गेली आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्यू आनंदी दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मक सॉरी सर्वात्मकपणे भोग झाला एक देशी होतो अहंकारी अथिला त्याचा त्याग झाला सुकाळ हा फिटली सुतको जन्म मरणाची मी माझ्या संकोचे दुरी झालो नारायणे दिला वसतीस ठाऊ ठेवून या भाव ठेलू पायी तू म्हणे दिली उमटून जगी घेतले ते अंगे लावून या मी माझ्याच मरणाचा देहबुद्धीच्या नाशाचा सोहळा माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला त्या सोहळ्यात दुसरी कुठली उपमाच नाही यामुळे मला झालेला आनंद त्रिभुवनामध्ये दाटून भरलेला आहे आणि सर्वात्मक स्थितीचा भोग त्यामुळे मला फार सुखाचा झाला मी आतापर्यंत देहात्म बुद्धीच्या अहंकाराने ग्रस्त झालो असल्यामुळे माझा ध्येय आणि त्यासंबंधीचे सर्व काही हा भेदच संपून गेल्यामुळे मी संकोचाने दूर झालो त्यामुळे माझे जन्म मरणाचे सुतक फिटून गेले नारायणाने माझ्या ठिकाणी वस्ती करण्यासाठी मला स्थान दिले असल्यामुळे मी त्याच्याच पायी भाव धरून राहिलो आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे भाव मी माझ्या अंगी प्रथम बांधवून घेतले आणि मग सर्व जगामध्ये प्रकट केले बोळविला देह हो आपुलेनी हाते हुताशिनी भूते ब्रह्माग्निशी एक झाली सकळ कारणू आता नारायण नारायण अमृत संजीवनी विझविली खाई ये खाई हरपली एकादशी विधी जागरण उपवासू बारावा दिवस भोजनाचा अवधी कर्मी झाली घटस्फोटापाशी संबंध एकेशी उरला नाही तुका म्हणी आता आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू विस्तारला मी आपल्या अनुभवाच्या हाताने देहाची बोळवण केली आणि मी ब्रह्म आहे या ज्ञानाग्नीने सर्व पंचमहाभूते जाळून टाकली या ज्ञानाचे सर्व कार्य एकदम झाले असून आता केवळ नारायणाचे नामच घेण्याचे शिल्लक राहिले आहे ज्या ज्ञान चितेमध्ये सर्व देहाचा निराश झाला ती पेटलेली चित्ता अमृत संजीवनी मुक्ती तिच्या योगाने शांत केली एकादशीच्या दिवशी सहजच हरिजागरण आणि उपवास हा विधी झाला दुसऱ्या दिवशी बाराव्या दिवसाचे जेवण झाले ज्या दिवशी संसाराचा घटस्फोट झाला त्याच दिवशी सर्व कर्मे समाप्त झाली आता एका हरिनामाशी फक्त संबंध उरला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता सर्वत्र आनंद आनंद झाला असून गोविंदच आपल्या स्वस्वरूपाने जिकडे तिकडे भरून उरला आहे असा मला अनुभव येत आहे पिंडदान पिंडी ठेविले करून तिळे तिळवण रे सारिले संकल्प एकाचे वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणो शेवटीच्या सव्य अपसव्य बुडाले हे कर्म एका वर्म एको विष्णू पित्या पुत्रत्वाचे झाले अवसानू जने जनार्दनो अभेदेशी आहे तैशी पूजा पावले सकळू सहज तो काळू साधीला तुका म्हणे केला वघ्यांचा उद्धारू आता नमस्कारो शेवटीचा माझ्या या देहरूपी पिंडाचेच पिंडदान करून मी मूळ त्रिगुणाच्या तिळाची तिलांजली दिली आहे शेवटी मी प्रमार्पण या एकाच शब्दाचा संकल्प सोडून हे तिलोदक सोडले आणि त्यामुळे माझे सर्व संकल्प नाहीशे झाले सव्य आणि अपसव्य ही कर्म कटकट आता पूर्णपणे नाहीशी झाली कारण मला विष्णुमयी जगत हे वर्म सापडले आहे सर्व जगामध्ये जनार्दन भरून राहिलेलं आहे असे ज्ञान झाल्यावरून पिता पुत्रत्वाच्या नात्याचा संकोचित अभिमान सुद्धा नाहीसा झाला मी ही सर्व पूजा जशी आहे तशी त्याला अर्पण केली आणि हा काळ मी सहजासहजी संपवून टाकला तुकाराम महाराज म्हणतात मी सर्वांचा उद्धार केला आहे आणि माझा हा आता तुम्हाला शेवटचा नमस्कार आहे